होईन भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेमधर्म अवघे विठोबाचे नाम हेची माझी उपासना लागिन संतांच्या चरणा तुका म्हणे देवा करीन ते भोळी सेवा मी सर्व प्रकारचं वैभव सोडून देऊन भिकारी बनेन पण पंढरपूरचा वारकरी होईल हाच एक माझा नियमधर्म असून माझ्या मुखात एकसारखे विठोबाचेच नाम रात्रंदिवस राहत आहे माझी ध्यानधारणा किंवा माझी उपासना हीच आहे आणि माझी मस्तक नेहमी संतांच्या चरणावर असते तुकाराम महाराज म्हणतात हे प्रभू हीच माझी आपली भोळी सेवा आहे ती तुम्ही समजून घ्या साठविला हरी जी हे हृदय मंदिरी त्यांची सरली वीर झारू झाला सफळ व्यापारू हरी आला हाता मग कैची भयचिंता तुका म्हणे हरी काही उरो ने देवरी ज्याने आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये हरीला आत्मतत्वाने साठवले आहे त्याची जन्म मरणाची फेरी संपून गेली त्याची एरझार नाहीशी झाली आणि त्याने केलेली सर्व सत्कर्मी सफळ झाली असे समजावे हरीचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतर भय आणि चिंता शिल्लक राहत नाही तुकाराम महाराज म्हणतात तो हरी त्या भक्ताचे कोणतेही कर्म उरू देत नाही तो सर्व कर्मांचा क्षय करतो मोक्ष तुमचा देवा तुम्ही तू ठेवा मज भक्तीची आवडी नाही अंतरी ते गोडी आपुल्या प्रकारा करा जतन दाताराम तुका म्हणे भेटी पुरे एकची शेवटी हे देवा तुमचा जो परम पुरुषार्थरूपी जो मोक्ष आहे तो अनेकांना दुर्लभ आहे ना मग तो तुमच्या जवळच असू द्या मला फक्त तुमची भक्तीच आवडते माझ्या मनाला मोक्षाचे प्रलोभन नाही हे दात्या असणाऱ्या देवा तुमच्याजवळ चतुर्विध पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे सर्व पुरुषार्थ तुमच्याजवळ आहेत याच्याशिवाय आणखी काही इतर वैभवांचे सुद्धा प्रकार असतील पण ते सर्व तुम्ही तुमच्याजवळच सांभाळून ठेवा मला त्याची गोडी वाटत नाही तुकाराम महाराज म्हणतात माझ्याजवळ काही नसेल तर नसू दे पण शेवटी तुझी एक भेट झाली तर तेवढेच मला पुरेश आहे नाम मुक्ता फळांच्या ओवनी हे सुख सगोनी अभिनवा तरी आम्ही जालो उदास निर्गुणा भक्तांची आमना मोक्ष नाही घ्यावी घ्यावी ऐसा येथे उरे भाऊ जाय ठाया ठाव पुसोनिया तुका म्हणी आता अभयदान करा मना विश्वंभरा दिली ऐसे सगुण असलेल्या हरीच्या गळ्यामध्ये रूपी मोत्यांचा हार जसा घालता येतो तसाच निर्गुण हरीच्या गळ्यात घालता येत नाही कारण तो कोणत्याच व्यवहाराचा विषय होऊ शकत नाही म्हणून निर्गुण स्वरूपापेक्षा सगुण स्वरूपामध्ये विशेष आनंद वाटतो म्हणूनच आम्ही निर्गुणाविषयी निरीच्छ झालो आहोत शिवाय खऱ्या भक्तांच्या मनाला मोक्ष पटत सुद्धा नाही हे देवा तुझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी देवाला आपण काही एक पत्र पुष्प फल इत्यादी काहीतरी समर्पण करावे आणि त्यापासून संत संगतीची आणि नामाची आवड मागून घ्यावी असा भाव राहतो पण निर्गुणाच्या ठिकाणी ज्ञान होताच भावभक्तीचा सर्व व्यवहार मुळासकट नाहीसा होऊन जातो तुकाराम महाराज म्हणतात हे विश्वंभरा मला अभय दान द्या आणि तुम्ही आपल्या तोंडानेही तुला अभय दान दिले आहे असे म्हणा म्हणजे माझ्या सगुण भक्तीच्या आवडीमध्ये कोणतेही विघ्न येणार नाही भव सिंधूची काय कोडे दावी वाट झाली पुढे तारू भला पांडुरंगू पाय भिजो नेदियंगू मागे उतरले बहुतो तिरी साधू संतू तुका म्हणी लागविगे जाऊ तयाची या मागे तुम्हाला जर भव सिंधू तरुण जाण्याचे एवढे मोठे संकट वाटत असेल तर तू भक्तीच्या मार्गाला लाग म्हणजे तो पांडुरंगच आपोआप तुला वाट दाखवीत पुढे घेऊन जाईल आणि वाटेमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी सर्व प्रतिबंध तो दूर करीत बाजूला सारीत तुझ्या पुढे चालत राहील पांडुरंग हा उत्कृष्ट नावारी आहे तो या भवसिंधूमध्ये तुझे अंगच काय पण पाय सुद्धा भिजूत येणार नाही त्या पांडुरंगाने मागे पुष्कळ साधू संतांना या भवसिंधूच्या तीरावर नेऊन सोडलेले आहे तुकाराम महाराज म्हणतात आता ताबडतोब त्या पांडुरंगाच्या मागे जाऊया नाही साजत हा मोठा मज अलंकार खोटा असे तुमचा रेणू संत पायांची वाहन नाही स्वरूपी ओळखी भक्ती भाव करी देखी नाही शून्याकारी क्षर ओळखी अक्षरी नाही विवेक या ठाई आत्मानात्मा ते काही काही नव्हे तुका पाया पडेन हे ऐका तुम्ही संतांनी दिलेला जो सन्मान रूपी अलंकार कितीही मोठा असला तरी सुद्धा तो खोटा असल्यामुळे मला शोभून दिसत नाही हे संतजन हो मी तुमच्या पायांच्या धुळीचा कण आहे एवढेच काय पण तुमच्या पायांची वाहन आहे मला तुमच्याप्रमाणे या ब्रह्मस्वरूपाची ओळख झाली नाही केवळ तुमचा सगुण स्वरूपाविषयीचा भाव पाहूनच मी तशी यथाशक्ती भक्ती करीत आहे मी तुमच्याप्रमाणे सदोदित निर्विकल्प समाधीमध्ये राहू शकत नाही क्षर कशाला म्हणतात अक्षर कशाला म्हणतात हा विवेक माझ्या चित्तामध्ये शिरत नाही तुकाराम महाराज म्हणतात मला काही कळत नाही पण एवढे मात्र कळते की तुम्हा संतांच्या पाया पडावे आणि एवढाच आपला अधिकार आहे हे संत सज्जन हो हे माझे बोलणे ऐका आणि लक्षात ठेवा सत्य साच खरे नाम विठो वाचे बरे येणे तुटते बंधने उभय लोके कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्याची लाभ उठाउठी तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी विठ्ठलाचे नाम हे फलत सत्य आहे अर्थत सत्य आहे आणि मंत्रमय असल्यामुळे स्वरूपत सुद्धा ते सत्य आहे म्हणूनच ते सर्वांमध्ये सर्वोत्कृष्ट आहे या नामाने सर्व प्रकारची भवबंधने तुटून जातात आणि इह परलोकामध्ये कीर्ती होते ज्याच्या ठिकाणी नामाविषयी विश्वास आहे त्याला कोणतेही फळ तात्काळ प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात नामावर विश्वास ठेवणारा भोळा जरी असला तरी सुद्धा त्याला कळी काळाला कसे जिंकावे ते चांगले समजत असते त्याला ते चांगले माहीत असते सत्य तू आवडे विकल्पाने भाव उडे आम्ही तुमच्या कृपादानी जाणो शुद्ध मंद सोने आला भोग अंगाव न लावू उशर त्या तू तुका म्हणे देवा अंजनते तुझी सेवा देवा मला जे सत्य आहे तेच आवडते एखाद्या पदार्थाच्या सत्य आणि असत्यत्वाविषयी संशय निर्माण झाला तर त्यावर आमचा विश्वास बसत नाही या गोष्टी आम्हाला तुमच्या कृपादानामुळेच समजून आले आहेत सोने शुद्ध कोणते आणि हिनकस कोणते हे जर समजले तर हिनकसाचा त्याग करता येतो त्याप्रमाणे खोटे सुख आमच्या अंगाला लागल्याबरोबर आम्ही त्याचा त्याग करण्यास मुळीच उशीर लावत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा जगामध्ये खरे खोटे कळण्याविषयी बुद्धीच्या डोळ्यात विवेकांजन असावी लागते हीच खरी तुझी ज्ञानलक्षण भक्ती आहे किंवा यासाठीच तुझी भक्ती करणे आवश्यक आहे करावे चिंतनो तेची बरे न भेटून बरवांगी राहे भाऊ तोचे जाना देऊ दर्शनाची उरी अवस्थाची अंगधरी तुका म्हणी म्हणू ते ते सकळ कारण देवाला भेटा अथवा न भेटा देवाला न भेटता सुद्धा त्याच्या पायाचे सदोदित चिंतन करावे आणि हेच सर्वात चांगले आहे कारण देवाच्या वियोग अवस्थेमध्येच देवाविषयी अत्युत्कुट प्रेम मनामध्ये वसत असते एवढेच काय तर देवाच्या भेटीसाठी जो आतुर झाला असेल तो देवच होतो असे समजावे ज्याच्या आयुष्यामध्ये देवाचे दर्शन होण्याचे शिल्लक राहिले आहे त्याच्या मनाला देवाचे अखंड ध्यान लागलेले असते तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या वियोगातच देवाविषयी उत्कृष्ट प्रेम आणि अखंड ध्यान असू शकते आणि तो भक्त कालांतराने देवरूप होऊ शकतो या सर्व प्रकाराला जे कारण आहे ते मनच आहे जे जे जेथे पावे ते ते समर्पावे सेवे सहज पूजा याची नावे गळिताभिमान व्हावे अवघे भोगिता गोसावी आदी अवसानी जीवी तुका म्हणी सीनू न धरिता नवे भिन्नू संसारामध्ये जे जे भोग प्राप्त होतात ते ते सर्व देवाच्या सेवेसाठीच समर्पण करावेत यालाच सहज पूजा असे म्हणतात पण ही सहज पूजा घडण्यासाठी भोगाच्या ठिकाणी माझेपणाचा अभिमान नसावा तो गळून गेलेला असावा आधी आणि अंती सर्व भोगांचा भोगता जगाचा जो स्वामी विठ्ठल आहे आणि आपण भोगते नाहीत असा दृढ निश्चय झालेला असावा तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे संसारात प्राप्त होणाऱ्या भोगांचा मी भोगता आहे आणि हे भोग माझे आहेत असा अभिमान जर ठेवला नाही तर देव आपल्यापासून कधीही भिन्न राहत नाही नसे तरी मनी नसू परिवासे तरी वसू देह पडू या चिंतनी विठ्ठल नाम संकीर्तनी दंभ स्फोट भलत्या भावी मज हरिजेन म्हणवावी तुका म्हणी काळांतरी मज सांभाळील हरी माझ्या मनामध्ये हरिविषयी प्रेम नसले तरी नसू दे पण वाणीत तरी हरीचे नाम असावे अशी माझी इच्छा आहे विठलाचे चिंतन करीत आणि त्याच्या नामाचा घोष करीत माझा देह पडावा अशी माझी इच्छा आहे लोकांनी मला हरिभक्त म्हणावे या भावनेने असो किंवा आणखी कोणत्याही भावनेने असो पण वाणीमध्ये हरिनाम राहू म्हणजे पुढे केव्हा तरी माझ्या दंभाचा स्फोट झाला तरी चालेल पण हरिनाम घडावे अशीच माझी इच्छा आहे तुकाराम महाराज म्हणतात एवढे जरी माझ्याकडून घडले तरी सुद्धा काही काळाने हरीला करुणा येऊन तो माझा सांभाळ करील हे मात्र निश्चित आहे नई जरी काही तरी वलतेचे वाही म्हणविल्या दासू कोणी न धरे वेठीसू समर्थाच्या नावी भलतैसे विकावी तुका म्हणी सत्ता वरी असते बहुता तुला काही जरी येत नसले तरी चालेल कोणत्याही मार्गाने तू जा ईश्वराचा मी दास आहे असे म्हटल्यामुळे तुला कुणी बळजबरीने कामास झोपणार नाही त्या समर्थ अशा ईश्वराच्या नावावर काय वाटेल ते खपले जाते तुकाराम महाराज म्हणतात या समर्थ अशा ईश्वराची सत्ता सर्वांवर सारखीच असते न संडवी अन्नू मज न सेववे वनू म्हणगुनी नारायणा कि ओ भाकितो करुणा नाही अधिकारू काही काया अक्षरू तुका म्हणे थोडी आयुष्याव घेची कोडे मला अन्नाचा त्याग करवत नाही आणि वनवास पत्करावा असेही वाटत नाही म्हणूनच हे नारायणा मी तुझी प्रार्थना करतो आहे मला वेदांची अक्षरे म्हणण्याचा अधिकार नाही तुकाराम महाराज म्हणतात हे देवा हे आयुष्य थोडे आणि अडचणी फार अशी स्थिती होऊन गेली आहे एकांची उत्तरी गोड अमृत मधुरी ऐशा देवाच्या विभूती भिन्न प्रारब्धाची गती एकांची वचने कडू अत्यंत तीक्ष्णे प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जणू काही लोकांचं बोलणं अमृताप्रमाणे मधुर आणि गोड असतं अशा या देवाच्या विभूती असून प्रारब्धाप्रमाणे भिन्न भिन्न गती त्यांना प्राप्त होत असतात काही लोकांचे बोलणे अत्यंत कडक आणि कडवट असते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे सत्व रज आणि तमक या तीन गुणांना अनुसरून लोकांचे वर्ग बनलेले असतात वचने ही नाडू न बोलते मुखी खोडू दोही वेगळे तेही तू बोलिया बोलणे नितू अंधार प्रकाशी जाय दिवस पाविनिशी बीज पृथ्वीच्या पोटी तुका म्हणे जावी दृष्टी जास्त बोलणे जास्त बडबड करणे हे जसे वाईट तसे मुळीच काही न बोलणे हेही वाईटच कारण त्यामुळे लोक त्याला मुका किंवा फळसाळ असे म्हणतात यासाठी या दोन्हीहून वेगळे असलेले जे परिमित बोलणे आहे तेच हितकर आहे हीच बोलणे आणि न बोलणे यामधील नीती आहे ज्यावेळेला सूर्योदय होतो त्यावेळेला अंधकार प्रकाशात प्रविष्ट होतो आणि अस्तमानी दिवस रात्रीमध्ये प्रविष्ट होतो पण दोन्ही कालात असणारा संधी काल सारखाच असून तो खरा आहे तुकाराम महाराज म्हणतात बीज पृथ्वीच्या पोटात असते आणि त्यापासून वृक्षाची उत्पत्ती होते पण बीज आणि वृक्ष या दोन्ही अवस्थामध्ये पृथ्वी मात्र सारखीच असते आणि ती शाश्वत असते या दोन दृष्टांताप्रमाणे अधिक बोलणे आणि अगदीच न बोलणे या दोन्हीच्या संधीत असणारे परिमित बोलणे व्यवहारात आणि परमार्थात हितकारक असू शकते विचारा वाचून न पविजे समाधानू देह त्रिगुणांचा बांधा माझी नाही गुणसुधाम देवाची चाडी देवा द्यावे जे जे घडे तुका म्हणे होते बहु गोमटे उचिते विचारा वाचून समाधान प्राप्त होत नाही हा देह त्रिगुणापासून निर्माण झाला आहे म्हणून या देहामध्ये एक सुद्धा गुण परमार्थ करण्यास सरळ किंवा अनुकूल नाही यासाठी या देहाकडून जे जे कर्म घडेल ते ते देवाचा संतोष होण्यासाठी देवालाच अर्पण करावे तसे केले नाही तर तेच कर्म बंधाला कारण ठरते म्हणजे तेच कर्म बांधून घालते त्या कर्मामध्ये करता अडकून पडतो तुकाराम महाराज म्हणतात असा विचार केला तर मनुष्याचे योग्य आणि मोठे हित होते तुटे संचत संचत क्रियमान भोगू ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो नसके पाप जाय त्रिविध तो पाप तुका म्हणी माया होय दासी लागे पाया विठ्ठलाच्या नामाने या संसार रूपी रोगाचा नाश होऊन जातो संचित प्रारब्धानी क्रियमान ही जी काही कर्म आहेत या सर्व कर्मापासून होणाऱ्या सुखदुःखांच्या भोगांचाही नाश होऊन जातो असे विठ्ठलाचे नाम सर्वश्रेष्ठ आहे ते उच्चारले असता जन्म मरण परंपरा ही खंडित होऊन जाते तसेच या नामोच्चारापुढे पाप राहू शकत नाही आणि त्रिविध ताप सुद्धा नष्ट होऊन जातात तुकाराम महाराज म्हणतात अनर्थाला कारण असलेली आवरण शक्ती रूपी माया हरीच्या कृपेमुळे ज्ञान झाल्यामुळे नाहीशी होऊन जाते आणि ही माया दाशी होऊन पायाला लागते ती इतकी दीन होते की या नामधारकाला जगत सत्यत्वाचा भ्रम निर्माण करण्यास समर्थ राहू शकत नाही मुसावली अंगू रंगी मेळविला रंगू एकी दृढ झाली मुळा पोली आली सागरी थेंबुटा पडल्या निवडे कोण्या वाटा तुका म्हणे नवे नवे जाणावे हे देवे माझे शरीर मुशीसारखे झाले आहे या मुशीत ब्रह्माच्या रंगात जीवाच्या रंगाचे मिश्रण केलेले आहे त्रिविध भेद शून्य ब्रह्माशी परमार्थता एक असलेल्या जीवाचे दृढ ऐक्य झाले आहे त्यामुळे जीव आपल्या मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालाय जसे सागरात पाण्याचा लहानसा थेंब पडल्यानंतर तो कोणत्या उपायाने वेगळा होऊ शकत नाही किंवा वेगळा काढता येत नाही तो पूर्णपणे सागरमय होऊन जातो त्याप्रमाणे जीवाचे ब्रह्माशी ऐक्य झाल्यानंतर तो पुन्हा वेगळा काढता येत नाही पुन्हा वेगळा राहू शकत नाही तो सुद्धा ब्रह्ममय होऊन जातो तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा मी हे जे काही बोलतो ते आपण नव्याने जाणत आहात असे नाही तर तुम्हाला हे सर्व काही पूर्वीचेच माहीत आहे अनुतापी दोषू जायन लागता निमिषू परी हे विसावला आधी अवसानी भला हेची प्रायचित्तू अनुतापे नाय चित्तो तुका म्हणे पापा शिवो नये अनुताप केलेल्या पापाविषयी जर अनुताप झाला किंवा पश्चाताप झाला तर एका क्षणाचाही विलंब न लागता त्या पापांची निवृत्ती होऊन जाते म्हणजे पश्चातापाने सर्व पापे जळून जातात पण तो अनुताप झाल्या दिवसापासून मरेपर्यंत टिकून राहिला तरच तो चांगला असतो नाही तर तो निवृत्त होताच पुन्हा पाप करण्याची प्रवृत्ती होती सर्व प्रायचितात हेच एक श्रेष्ठ प्रायचित आहे अनुतापा तीर्थामध्ये चित्ताने स्नान केले पाहिजे म्हणजे पश्चातापाने चित्त शुद्ध व्हायला हवं तुकाराम महाराज म्हणतात याच अनुतापाने भूतकालीन पापे तर जातीलच पण त्याच अनुतापाने भावी काळामध्ये सुद्धा पापाला स्पर्श करू नये असे मनुष्याला वाटत राहते त्यामुळे तो सदाचरण करीत राहतो सहू आश्रमांचे धर्म न राखता जोडे कर्म तैशी नव्हे भोळी सेवा एक भावचे कारण देवा तपे इंद्रिया घातू क्षमेक वाता हातू मंत्र चढे थोडा तरी धडची होई वेळा व्रत करिता सांगू तरी एक चुकता भंगू धर्मासत्वची कारण नाही तरी केला सीन भूतदयेशी आघात उंच निच पाहि चित्त तुका म्हणे तुझे विधी निषेधाचे ओझे चाराश्रमांना विहित असलेली कर्मे जर केली तर पुण्य प्राप्त होत नाही पण तशी ही भोळी भक्ती अवघड नाही या भक्तीमध्ये देवाला एका प्रेमाचीच गरज आहे दीर्घ तपाने इंद्रियांच्या शक्तीचा राश होतो पण इंद्रिय निग्रह न करावा तर हजारो वर्षांच्या तपश्चरेशी एका क्षणामध्ये वाताहत होते वेद मंत्र उच्चारताना त्यातील सोर किंवा वर्ण थोडा जरी चुकला तर शहाणा असलेला ही वेडा होतो कित्येक दिवस सांग व्रते केली पण एखाद्या वेळी करायचे जर ते चुकले तर मागे केलेल्या व्रतांचा नाश होतो प्रत्येक धर्माचरणाला शास्त्रशुद्ध श्रद्धा असावी लागते नसता फुकट श्रम केल्यासारखे होते भूत दया करावी तर हा मोठा आहे हा लहान आहे असे चित्त विचार करू लागते म्हणजे चित्त भेद निर्माण करते त्यामुळे त्या वैषम्याचा भूतदयेवर आघात होतो तुकाराम महाराज म्हणतात वर सांगितलेली कर्मे करीत असता विधी निषेध न पाळता केलेली कोणतीही वैदिक कर्मे व्यर्थ होतात यासाठी सर्वात सोपी असलेली नामसंकीर्तन भक्ती प्रेमपूर्वक अखंड करावी म्हणजे कुठल्याही विधी निषेधाचे ओझे न वाहता भक्ती करता येते आणि त्यामुळे मोक्षही प्राप्त करता येतो म्हणजे एका भक्तीशिवाय दुसऱ्या कुठल्याही मार्गाने जरी गेलं तरी त्याचं ओझच फार आहे की ज्यामुळे क्षीण होतो पण भक्ती मात्र प्रेमामृतानं भरलेले असल्यामुळे त्यामध्ये तो साधक आनंदानं नाहून निघतो सोडिला संसारू माया तयावरी फारू धावी चाली मागे मागे सुख दुःख साही अंगी याने घ्यावी नामू तिशी करणे त्याचे कामू तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी ज्याने देवाकरता संसार सोडला त्याच्यावर देवाची फार प्रेम असते विठ्ठल माऊली त्या भक्ताच्या रक्षणासाठी मागे मागे धावत असते कदाचित पुढेही चालते आणि त्या भक्ताची सर्व सुखदुःखी स्वतः सहन करते भक्ताने नुसते नाम घ्यावे आणि या विठाई माऊलीने भक्ताची सर्व कामे करावीत असा भक्तीतील न्यायच आहे तुकाराम महाराज म्हणतात ही विठ्ठल माऊली फार भोळी असून कृपा करण्याविषयी कोवळी आहे हिच्याजवळ भक्ताविषयी फार लवकर प्रेम निर्माण होते बै सुखेळू जेऊ ते ते नाम तुझे गाऊ रामकृष्ण नाम माळा घालू वऊन या गळा विश्वास हा धरू नाम बळकट करू तुका म्हणे आता आम्हा जीवन शरणागता देवा ज्या ज्या ठिकाणी आम्ही बसू खेळू जेवू अथवा कोणतेही कर्म करीत असू त्या त्या ठिकाणी तुझे नाम गात राहू आणि रामकृष्ण नामाच्या माळा वळून गळ्यामध्ये घालू हे नाम भवसागरातून तारणारे आहे असा विश्वास धरून नाम घेण्याच्या प्रवृत्तीला बळकट करू तुकाराम महाराज म्हणतात या कलियुगामध्ये आम्हा करताना नाम हेच आमचे जीवन आहे पाठी पोटी देऊ कैचा हरिदासा भेऊ करा कीर्तनू नकाशंकिच म्हणू एके ठाई काळू करील देवा पाशी बळू तुका म्हणी धनी सपुरता कायवानी आमच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे सुद्धा देव असल्यामुळे हरी कोणतेच भय असू शकत नाही यासाठी आनंदाने नामसंकीर्तन करा मनाला निष्कारण भयभीत होऊ देऊ नका या नामसंकीर्तनामध्ये देव उभा असतो त्यामुळे त्या नामसंकीर्तनात देवाजवळ तो काळ आपले सामर्थ्य काय दाखवू शकणार आहे तुकाराम महाराज म्हणतात आमचा देव सर्व गुण संपन्न असल्यावर आम्हाला काय कमी आहे मनोमय पूजा हेची पढिये केशी राजा घेतू कल्पनेचे भोगू न मानते बाह्य रंग अंतरीचे जाणे आदि वर्त मान खुने तुका म्हणे कुडी कोठे सरे त्याच्या पुढे देवाला मानसिक उपचार किंवा मानसिक पूजा फार आवडते तो देव आसन पाद्य अर्घ्यापासून नैवेद्य फल तांबूल दक्षिणेपर्यंत भक्तांनी मनाने कल्पलेल्या उपचारांचा स्वीकार करतो परंतु बाह्योपचारांच्या थाटामाटाला तो मुळीच किंमत देत नाही तो मानसिक पूजा चालू असताना सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत भक्तांच्या अंतकरणातील शुद्ध प्रेमाच्या खुना जाणत असतो तुकाराम महाराज म्हणतात कारण त्याच्या पुढे खोटे प्रेम कसे बरे चालेल जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा हा निकनई माझ्या म्हणा हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्तू त्याचा दासो मी अंकितू तुका म्हणे नवविधू भक्ती जाणे तोची शुद्धू ज्याच्या मनामध्ये भक्तीविषयी प्रेमाचा ओलाव आहे तो दैवाचा पुतळाच आहे असे समजावे पण ज्याला भक्तीविषयी प्रेम नाही मग तो केवढाही पंडित असला किंवा व्यवहार कुशल शहाणा असला तरी माझ्या मनाला ते पटत नाही श्रीहरीच्या नामरूपाच्या ठिकाणी ज्याचे चित्त जडले असेल त्याचा मी आज्ञाधारक असा दास आहे तुकाराम महाराज म्हणतात जो नवविधा भक्तीचे स्वरूप जाणतो तोच शुद्ध होय साठी वनांतरा जातो सांडून या घरा माझी दिठाविल प्रेम बुद्धी होईलो निष्काम अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी का म्हणी अम्रम हाड येऊ नेदी भ्रम मी घर सोडून साठी वनामध्ये जातो की गावामध्ये किंवा घरी राहिलो तर माझ्या हरिविषयक प्रेमाला स्वभावामध्ये अडकलेल्या लोकांची शब्द ज्ञानाची आणि संसारी लोकांची दृष्ट लागेल त्यामुळे माझी बुद्धी भक्तीला विटू लागेल मला भक्ती करावी असे वाटणार नाही तसेच खळाच्या मुखाने अजोताच्या कोरड्या गोष्टी मला ऐकवणार नाहीत तुकाराम महाराज म्हणतात मी ब्रह्म आहे असा भ्रम भक्तीच्या आड येऊ देत नाही मीच ब्रह्म आहे ही भावना तत्वज्ञानाच्या दृष्टीने जरी ठीक असली तरी भक्तीचे सुख घेण्यासाठी त्या ठिकाणी द्वैत असावे लागते आणि तुकाराम महाराज म्हणतात की मला मोक्षापेक्षा एकत्वापेक्षा भक्तिसुख अधिक प्रिय आहे त्यामुळे आम्हाला ब्रह्मा ऐक्याच्या पेक्षा भक्तिसुखात जास्त रस आहे म्हणूनच ते म्हणतात की असल्या अहम ब्रह्माची मला बाधा होऊ नये बुडतावरी मज भवाचे सागरी नको मानू भारू पाहो दोषांचे डोंगरू आहे ते सांभाळी तुझी कैशी ब्रिदावळी तुका म्हणे दोषी मी तो पात कांची राशी देवा मी या भवसागरामध्ये बुडून जात आहे त्यातून माझे रक्षण कर माझ्या दोषांचे किंवा अपराधांचे डोंगर पाहून त्याचे ओझे तू मानू नकोस पतीत लोकांना पावन करून घेण्याचे जे तुझे ब्रीद आहे त्याचा तू सांभाळ कर तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तर पातकांची राशी असून दोषी आहे पण तू पतित पावन आहेस मला या सर्व पापातून तू बाहेर काढ अक्षय अक्षयती झाली आता न मोडे रचिली पाया पडला कोले ठाई ते ते पुढे चाली नाही होते विखुरले ताळा जमे झडती आले तू का म्हणे बोली पुढे तची झाली मी परमार्थाचे घर बांधले आहे ते इतके मजबूत आहे की आता ते कधीही पडणार नाही त्या घराचा पाया खोलवर असलेल्या अधिष्ठानभूत अशा ब्रह्मापर्यंत भरला आहे ज्यापुढे आता गतीच नाही इतके दिवस सत्य ज्ञान सुख यांचा हिशोब चुकला होता त्यामुळे जग सत्य आहे बुद्धी म्हणजेच ज्ञान आणि विषय सुखरूप आहेत असे वाटत होती सत्यादी पदार्थ हरीला सोडून भलत्या ठिकाणी विखुरले होते पण जेव्हा जमा खर्चाची विचारपूर्वक तपासणी केली तेव्हा झडती लागली असे कळून चुकले की सत्य ज्ञान आणि सुख हरीच्या नावे जमा आहेत आणि असत जड आणि दुःख जगाच्या नावे खर्ची पडले आहेत तुकाराम महाराज म्हणतात आता यापुढे माझे बोलणे कुंठित झाले आहे म्हणजे संपले आहे तुझे थोर थोर भक्त करीते विचारू जप तपादे साधने मज वेना वेनामने करुणा वचने म्या भाकावी तुम्हा दिने तुका म्हणे घेई माझे थोडे फार ठाई देवा तुझे खूप मोठे थोरथोर भक्त तुझ्या स्वरूपाचा विचार करतात कोणी जपतपादी साधने करतात पण माझा तेवढा अधिकार नसल्यामुळे माझ्या मनाला अशा अवघड साधनांचा विचार सुद्धा करता येत नाही यासाठी माझ्यासारख्या दीन दोबळ्यांनी तुझी आर्त स्वराने करुणा भाकावी हेच योग्य आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्याकडून जी थोडीफार सेवा होईल तिचा तू स्वीकार कर लावणी कहाळा सुखे करीतो सोहळाव साधावित गेलो जना भय नाही सत्य जाना गाता नाचता विनोदी टाळ घागर यांच्या छंदी तुका म्हणे भेऊ नाही पुढे येतो देऊ आनंदाने धांजा वाजून भजनाचा सोहळा करीत आहे आणि त्याबरोबरच लोकांनाही आरोळी देऊन सांगत आहे की तुम्ही सुद्धा हरीचे नाम घ्या त्यामुळे तुम्हाला जन्म मरणाचे भय राहणार नाही आणि मी जे सांगतो आहे ते खरे आहे हेही ध्यानात घ्या टाळांच्या आणि पायात बांधलेल्या चाळांच्या नादाने आनंदाच्या भरात गात आहे आणि नाचत आहे तुकाराम महाराज म्हणतात मला आता कोणाचेही भय राहिले नाही कारण भय निवारणार्थ देव समाजापुढे येऊन उभा राहत आहे